मित्रांनो सर्जिकल स्ट्राईक म्हणजे एक लष्करी किंवा मिलिटरी अटॅक असतो ज्यामध्ये आपल्या दुश्मनाच्या इलाक्यात आतवर घुसून फक्त लष्करी टार्गेटवरच हल्ला करायचा असतो या प्रकारच्या हल्ल्यांमध्ये वेग आणि आश्चर्याचा धक्का म्हणजेच स्पीड अँड सरप्राईज ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात सर्जिकल स्ट्राईक हा लष्करी कौशल्याचा सगळ्यात अवघड प्रकार मानला जातो कारण तुम्हाला शत्रूच्या मुलखात आतवर घुसून मिलिटरी टार्गेट उद्ध्वस्त करून स्वतः सही सलामत किंवा कमीत कमी नुकसान म्हणजे मिनिमम कोलॅटरल डॅमेज सोसून परत यायचं असतं speed surprise secrecy intelligence timing logistic इत्यादी अनेक गोष्टींचा विचार सर्जिकल स्ट्राईक्स कंडक्ट करताना करावा लागतो ह्याउलट भ्याड आत्मघाती दहशतवादी हल्ले फार सोपे असतात निष्पाप आणि निशस्त्र सामान्य नागरिकांना टार्गेट करणं ह्यात पुरुषार्थ मानवणारे दहशतवादी भ्याड आणि पळपुटे असतात खरी जिगर लागते ती सर्जिकल स्ट्राईक्स करण्यासाठी उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं आपल्या सर्व भारतीयांची मान अभिमानानं ताट करणारी सर्जिकल स्ट्राईक दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केली आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे मराठमोळे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर यांनी या संपूर्ण मोहिमेची आखणी केली होती जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की सर्जिकल स्ट्राईकची ही कल्पना तुम्हाला कशी सुचली तेव्हा लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबूरकरांनी मोठ्या अभिमानानं सांगितलं की मी शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बारकाईनं अभ्यास केला होता आणि त्यातूनच मला ही कल्पना सुचली मित्रांनो कदाचित तुम्हाला माहीत नसेल की शिवाजी महाराजांनी खानावर केलेली ही सर्जिकल स्ट्राईक इतिहासातील सर्वात श्रेष्ठ सर्जिकल स्ट्राईक होती तुम्हाला आश्चर्य वाटेल की अमेरिका रशिया चायना या जगातल्या सर्व मोठ्या लष्करी संस्थांच्या अभ्यासक्रमात खानाची फजिती हा धडा शिकवला जातो जगातल्या मिलिटरी स्ट्रॅटेजी ठरवणाऱ्यांमध्ये हे बिलकुल एकमत आहे शाहिस्ते खानावरील हल्ला ही जगातली सर्वश्रेष्ठ सर्जिकल स्ट्राईक होती आपण जेव्हा इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वाचतो की महाराजांनी लाल महालात घुसून शाहिस्ते खानाची बोटं तोडली पण त्या मोहिमेची किचकटता गोपनीयता आणि प्लॅनिंग आपण बिलकुल लक्षात घेत नाही या ऑडिओमध्ये शाहिस्ते खानावरील हल्ला ही जगातली सर्वात श्रेष्ठ सर्जिकल स्ट्राईक का मानली जाते हे मी सांगणार आहे यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही ह्या अगोदर कुठेही ऐकल्या नसतील आणि तुम्हाला त्या गोष्टी ऐकून आश्चर्यही वाटेल तर सगळ्यात प्रथम आपण शाहिस्ते खानाला समजावून घेऊ आपल्याला शाहिस्ते खानाबद्दल एवढंच माहिती आहे की तो औरंगजेबाचा मामा होता आणि त्याची बोट महाराजांनी तोडली आणि त्याची बदली नंतर औरंगजेबनं बंगालला केली कथांमधून पोवाड्यांमधून शाहिस्ते खानाचं एक चुकीचं चित्र उभारलं गेलं आहे यातून उभा केलेला शाहिस्ते खान आपल्याला एक सुस्त ढिसाळ आणि मूर्ख अधिकारी वाटतो मित्रांनो तसं मात्र बिलकुल नव्हतं याउलट शाहिस्ते खान स्वतः युद्धात लढणारा चपळ आणि तलवारबाजीमध्ये अव्वल असणारा एक लढवय्या होता मुत्सद्दीपणा क्रूरता आणि चलाखी ह्या बाबतीत तो औरंगजेबापेक्षा कुठंही कमी नव्हता त्याला प्रति औरंगजेब असं म्हटलं जायचं त्याचं खरं नाव होतं मिर्झा अबू तालिब गोवळकोंड्याची लढाई बंगालमधल्या चितगावची लढाई अशा अनेक अवघड लढाया शाहिस्ते खाननं जिंकल्या होत्या म्हणून जहांगीर बादशहानं मिर्झा अबू तालिबचं नाव बदलून शाहिस्ते खान हे ठेवलं होतं शाहिस्ते खान ही त्याला स्वतःच्या पराक्रमामुळे मिळालेली पदवी होती पुण्याची ही शिवाजी महाराजांविरुद्धची मोहीम सोडली जवळपास प्रत्येक मोहिमेत शाहिस्ते खान यशस्वी झाला होता आपल्या सैन्यावर त्याचा फार वचक आणि सैन्यामध्ये त्याचा खूप दरारा होता त्याचे आजोबा मिर्झा घियास बेग हे सम्राट जहांगीरचे वजीर होते तर त्याचे वडील अबुल हसन असफ खान हे शहाजहानचे वजीर होते त्याची बहीण ही मुमताज महल होती म्हणजे जिच्यासाठी बादशाह शहाजहाननं आग्र्यात तो जगप्रसिद्ध ताजमहाल बांधला ही शाहिस्ते खानाची सख्खी बहीण होती औरंगजेबला सत्तेवर आणण्यात शाहिस्ते खानानं आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती औरंगजेबाला सत्तेत आणण्यासाठी शाहिस्ते खान मीर जुमला अशी माणसं नसते तर औरंगजेब सत्तेवरच आला नसता यासोबतच शाहिस्ते खान एक उत्कृष्ट प्रशासक कुशल लष्करी अधिकारीही होता आजही बांगलादेशात शाहिस्ते खानाला राष्ट्रीय हिरो मानलं जातं शाहिस्ते खानाचा पराक्रम तुम्हाला ह्या गोष्टीवरूनही लक्षात येईल ज्या काळात इंग्रजांची नेव्ही म्हणजे आरमार जगातलं सर्वश्रेष्ठ आरमार मानलं जायचं त्या आरमाराला शाहिस्ते खानानं आपल्या मुघल आरमाराद्वारे हरवलं होतं चाइल्ड्स वॉर हे बंगालच्या किनाऱ्यावर झालं होतं आणि त्यामध्ये इंग्रजांना सपशेल पराभव पत्करावा लागला त्या खानमुळं आराकान प्रांतही मुघल साम्राज्याला जोडला गेला त्याच्या काळात संपूर्ण बंगालमध्ये शांतता आणि सुव्यवस्था होती शाहिस्ते खाननं आपल्या कुशल प्रशासनाच्या जोरावर डच पोर्तुगीजांना एकदम धाकातच ठेवलं होतं शाहिस्ते खानाच्या काळात आजच्या बांगलादेशामध्ये इतकी शांतता आणि सुव्यवस्था होती की की आजही बांगलादेशामध्ये शाहिस्त खानारो अंमल म्हणजे शाहिस्ते खानाचा अंमल हा आपल्याकडच्या रामराज्य ह्या कल्पनेसारखा मानला जातो शाहिस्ते खानाच्या काळात बंगालमध्ये इतकी स्वस्ताई होती की एक टका रकमेला एक मन तांदूळ विकत मिळायचा आज बांगलादेशाची राष्ट्रीय संपत्ती म्हणवल्या जाणाऱ्या बहुतांश इमारती ह्या शाहिस्ते खानानच बांधलेल्या आहेत शाहिस्ते खान अत्यंत सावध असा लष्करी अधिकारी होता शाहिस्ते खान आपल्या बिछाण्या शेजारी नेहमी तलवार आणि एक दोन भरलेल्या बंदुका ठेवूनच झोपायचा शाहिस्ते खानाचं जवळपास मूर्ख असं जे चित्र पोवाड्यांमधून किंवा कथांमधून उभं केलं जातं ते साफ चुकीचं आहे शाहिस्ते खानानं पुण्याला एक कडेकोट बंदोबस्त असणारं लष्करी ठाणं बनवलं होतं मराठ्यांना पुण्यात येण्याची बंदी केली होती विशेष परवान्याशिवाय कुणीही पुण्यात प्रवेश करू शकत नव्हता थोडक्यातच सांगायचं झालं तर शाहिस्ते खान हा अत्यंत चपळ चलाक मुत्सद्दी आणि सावध राहणारा शत्रू होता त्यामुळंच महाराजांनाही योग्य संधी मिळण्यासाठी तब्बल तीन वर्ष वाट पाहावी लागली आणि एवढ्या भयंकर सर्जिकल स्ट्राईक्समधूनही चपळ शाहिस्ते खान स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी झाला लक्षात घ्या की शाहिस्ते खान म्हणजे एक अतिशय अवघड असं मिलिटरी टार्गेट होतं अशा मोहिमेत राजानं स्वतः उतरणं पुढाकार घेणं याला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचंच काळीज लागतं आता आपण या संपूर्ण घटने अगोदरची पार्श्वभूमी एकदम थोडक्यात समजावून घेऊ सोळाशे साठ साली पुण्यात तळ ठोकून बसलेल्या शाहिस्ते खानानं स्वराज्यात उच्छाद मांडला होता रयतेची त्यानं आतोनात लूट आणि प्रचंड छळ चालवला होता जवळपास एक लाख लष्कर पुण्यात तीन वर्ष तळ ठोकून होतं आणि बिनधास्तपणे जनतेवर अत्याचार करत होतं केवळ नावानच मोठ्या असणाऱ्या या मुघल फौजेच्या कारवाया मात्र भुरट्या चोरांपेक्षाही खालच्या दर्जाच्या होत्या निष्पाप निशस्त्र जनतेची कत्तल कर स्त्रियांना पळवून ने जनावर ओढून ने रयतेची भांडी कुंडी पैसा अडका पळव एवढंच नव्हे तर शेतातलं उभं पिकही हे मुघल सैनिक पळवून न्यायचे अशा भुरट्या कारवायांमुळं गावाच्या गाव बेचिराग झाली होती ओस पडली होती लोक कोकणच्या आश्रयाला जात होते कल्याण उत्तर कोकण आणि चाकण मुघलांच्या ताब्यात गेलं होतं स्वराज्याची साधन सामग्री अगोदरच कमकुवत होती आणि त्यातच तीन वर्ष स्वराज्याच्या रक्ताचं शोषण मुघल फौज करत होती महसूल जवळपास शून्य झाला होता अशा परिस्थितीत आणखी जास्त काळ तणाव धरणं स्वराज्याला शक्य नव्हतं कुठलंही युद्ध हे साधन सामग्रीपेक्षा सैन्याच्या मानसिकतेवरच जास्त अवलंबून असतं शाहिस्ते खानावरच्या ह्या मोहिमेचं लक्ष मोगल सैन्याचं मानसिक खच्चीकरण करणं आणि त्यांच्या आत्मविश्वासाच्या आणि सुरक्षिततेच्या भावनेला गंभीर धक्का पोहोचवणं हा होता यासाठी महाराजांनी स्वतःच लाल महालात घुसून शाहिस्ते खानाला शास्ता करून त्याचं नाव सार्थ करण्याचं ठरवलं लाल महाल म्हणजे आज शनिवार वाड्याच्या शेजारी आहे तो नव्हे सध्याचा लाल महाल एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पुणे महानगरपालिकेनं बांधला आहे पूर्वीचा लाल महाल हा काळाच्या ओघात नष्ट झाला त्याचं मूळ स्थान तिथंच आसपास कुठंतरी होतं ते एक लाकडी बांधकाम होतं शहाजीराजांनी दादाजी कोंडदेवांना सांगून पुण्यात तो जिजाऊंसाठी आणि बाल शिवरायांसाठी खास बांधून घेतलेला वाडा होता राजांचं बालपण त्या वाड्यातच गेलं होतं राजांचं सईबाईंसोबत लग्नही इथंच पार पडलं होतं लाल महालाचा कोपरानं कोपरा महाराजांना पाठ होता पेशवाईच्या काळातही तिथं ब्राह्मण पंगती उठायच्या अशी नोंद आहे लाल महाल एक अतिशय देखणा सुबक आणि प्रशस्त महाल होता आता आपण वळूया या संपूर्ण मोहिमेच्या प्लॅनिंग म्हणजे आराखड्याकडं शाहिस्ते खानाच्या फजितीच्या कथा किंवा पोवाडे ऐकून वाटतं तसं पुण्यामध्ये घुसणं एवढं सोपं नव्हतं पुण्याला एका लष्करी तळामध्ये रूपांतरित करण्यात आलं होतं विविध सरदारांची तळ कात्रजपासून चाकणपर्यंत पसरलेले होते महाराज त्यावेळी सिंहगड कोंढाण्यावर होते मुघलांचं लाखाच्या आसपास लष्कर पुण्याजवळ होतं कोंढाण्याच्या वाटेवरही कट्टर राजपूत जयस्वंत सिंगाची शस्त्रसज्ज दहा हजारांची राजपूत फौज बसलेली होती त्या फौजेला चुकवून वळसा घालून कात्रजकडं कसं जायचं हाही एक मोठा प्रश्न होता त्यानंतर मावळ्यांचे सतत गनिमी छापे मुघलांवर पडायचे म्हणून शाहिस्ते खानानं ते टाळण्यासाठी कात्रजजवळ भक्कम अशा सैनिकी चौक्या पहारे बसवलेले होते कडेकोट सैनिकी बंदोबस्त कात्रज जवळ होता तिथल्या पाच पंचवीस पहारेकरांच्या हातात सतत ठासणीनं भरलेल्या बंदुका असायच्या आणि छोट्या तोफाई तिथं ठेवल्या गेल्या होत्या लाल महालाकडे जाण्यासाठी सिंहगडावरून कात्रजचा हा मार्ग एकमेव जवळचा आणि सर्वात सोयीचा होता सिंहगड ते लाल महाल या प्रवासातल्या अडचणी ह्यावरच थांबत नव्हत्या लाल महालाच्या प्रवेशद्वारावरही पाच सहा पहारेकरी बंदुका ताणून आणि पाच पन्नास लोक भाले तलवारी घेऊन सतत पहारा द्यायचे लाल महालातही खोजे आणि तारतार हातात धनुष्यबाण आणि तलवारे घेऊन सतत जागते पहारे द्यायचा खुद्द शाहिस्ते खान भरलेली बंदूक शेजारी ठेवून आणि तलवार घेऊनच झोपायचा या तीन चार पदरी संरक्षणासोबतच गस्तीचे शिपाई नजरबाज गुप्तहेर असे अधेमध्ये होतेच मित्रांनो मग तुम्ही कल्पना करा महाराज सिंहगडावर आहेत सिंहगडाच्या वाटा रोखण्यासाठी जशवंत सिंग दहा हजारांची राजपूत फौज घेऊन बसला आहे नंतर रस्त्यात कात्रजला मोठी सैनिक चौकी आहे आधेमध्ये गस्तीचे पहारेकरी आणि नजरबाज गुप्तहेर आहेत लाल महालाच्या प्रवेशद्वारावर बंदूकधारी पहारेकरी आहेत लाल महालात खोज्यांचा आणि तारतर स्त्रियांचा पहारा आहे वरच्या मजल्यावर शाहिस्ते खान झोपतो आणि त्याच्याकडं भरलेली बंदूक आहे आणि जवळपास एक लाख लष्कर आजूबाजूला आहे अशा परिस्थितीत तीनशे ते पाचशे मावळ्यांसह स्वतः राजांनी आतवार घुसून हल्ला करायचा आणि शत्रूला मारून सही सलामत परत सिंहगडावर यायचं कुणाच्याही कल्पनेच्या बाहेरचीच होती ही योजना स्वप्नातही अगदी अशक्यच वाटेल अशी ही योजना वाघाचं काळीज असणाऱ्या छत्रपतींनीच आखावी ही योजना महाराज या भयंकर योजनेत स्वतः पुढाकार घेणार हे ऐकूनच जिजाऊ मासाहेबांचं काळीज भीतीनं थरथरलं फिरंगोजी तानाजी इत्यादी अनेक सहकाऱ्यांनी महाराजांनी आमच्यावर विश्वास टाकावा पण स्वतः योजनेत सहभागी होऊ नये म्हणून महाराजांना खूप विनंती केली पण ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज होते एक नीडर आणि बेधडक नेता कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांनी एकदा ठरवलं म्हणजे मग त्यामध्ये कुठलाही बदल करणं कुणालाही शक्य नव्हतं ह्या योजनेत महाराजांना सर्वात जास्त मदत झाली ती गुप्तहेर खात्याची गुप्तहेरांनी सुमारे आठ दहा महिने राबून सर्व बित्तम बातमी आली होती शाहिस्ते खानाबद्दलची जास्त माहिती शाहिस्ते खानापेक्षा आता महाराजांनाच होती या मोहिमेसाठी सुमारे चारशे सैनिक विविध मार्गांनी पुण्यात घुसवायचं असं ठरलं शाहिस्तेखानावरच्या हल्ल्याची ही सर्व योजना सिंहगडावर आखण्यात आली चारशे सैनिकांना दहा दहा वीस वीसच्या तुकड्यात विभागण्यात आलं हल्ल्यासाठी पाच एप्रिल सोळाशे मध्यरात्री मध्यरात्रीनंतरची वेळ निश्चित करण्यात आली तो दिवस पवित्र रमजान महिन्याचा सातवा दिवस होता रविवारचा दिवस होता हिंदूंची मंदिरं पाडणारा शाहिस्ते खान दिवसभर उपवास करून सुस्तावलेला असायचा सायंकाळी भरपेट जेवून गाढ झोपी जायचा मुघल सैन्यही सायंकाळी असंच सुस्तावलेलं असायचं त्या काळी सायंकाळी लग्न करण्याची प्रथा होती लग्नासाठी वराडी लोक सजून दजून कमरेला तलवारी बांधून यायची ही प्रथा होती शाहिस्तेखानाच्या फौजेमध्येही भरपूर मराठी सरदार होते महाराजांनी एका मराठी सरदाराच्या मुलाचं लग्न ठरलं असल्याचा बनाव केला आणि त्यासाठी कात्रजवरून वराड नेण्याचं ठरलं पण मराठ्यांना पुण्यात येण्याची बंदी होती शंभर दोनशे कमरेला तलवारी लटकवलेल्या वराडी मंडळींना पुण्यात प्रवेश करण्यासाठी कात्रजच्या अंमलदाराची परवानगीची गरज होती त्यासाठी स्पेशल लायसन्सची म्हणजे खास परवान्याची गरज होती त्यामुळं दोन दिवस अगोदरच कात्रजच्या अंमलदाराला असा खास परवाना देण्यात यावा अशी विनंती केली गेली थोडीफार चिरीमिरी घेऊन त्यानंही तसा परवाना देऊन टाकला मग त्यानुसार पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी सायंकाळी शंभर दोनशे मावळे सजून दजून कमरेला तलवारी लटकून वऱ्हाड म्हणून पुण्यात कात्रजच्या चौकीपासून पुण्यात घुसले यासोबतच दहा दहा वीस वीस अशा छोट्या तुकड्यांमध्ये मावळे विविध मार्गांनी त्या दिवशी पुण्यात घुसले पहारेकऱ्यांनी विचारल्यानंतर प्रत्येक तुकडी दुसऱ्या बाजूच्या मराठी किंवा मुघल सरदाराचं नाव सांगायची आणि आम्ही काही नावानिमित्त बाहेर गेलो होतो आता परत येतो आहे असंही सांगायची मावळे अभिनयात फारच पटाईत होते मावळ्यांचं वागणं बोलणं इतकं साळसूद होतं की पहारेकऱ्यांना कुठलाही संशय आला नाही भला मोठा शस्त्रसाठा पुण्यात पहारेकऱ्यांची नजर चुकून आणण्यासाठीही एक नामी योजना आखली गेली होती त्या योजनेनुसार एका मावळ्यानं मुघल सरदाराचा वेश धारण केला होता त्याच्यासोबत पाच सहा सैनिकांनीही मुघल वेश धारण केला होता आणि सोबत गवताच्या गंजीनं भरलेल्या पाच दहा गाड्या घेतल्या होत्या त्या गवताच्या गंजीमध्ये शस्त्र लपवण्यात आली होती आणि त्या गवतांच्या गंजीच्या गाडीसोबत दहावीस मावळे उघडे करून कैदी असल्यासारखे त्यांच्या दंडाला काढण्या लावून ओढत चालवले होते ते बनावट मुघल सैनिक त्या बनावट कैद्यांच्या पाठीवर चापकाचे फटकारे मारत होते आणि ही वरात कात्रजच्या चौकीजवळ आली आणि फटक्याच्या मारानं ते विवळत होते ही वरात पाहून चौकीवरच्या पहारेकऱ्यानं विचारलं क्या गडबड है क्या हो आहे तेव्हा घोड्यावर बसलेल्या मुघल सरदाराचा वेश धारण केलेल्या त्या मावळ्यानं उत्तर दिलं हरामी मराठे खान साहब के घोडो के अस्तबल का चारा देने को राजी नहीं थे पैसे मांग रहे थे भाग रहे थे लाया पकड़ के सालों को बहुत चरबी चढ़ी है पैसे मांगते हैं सब चरबी उतारूंगा इनकी अब खान साहब के पास लेके आता हे दृश्य त्या पायरेकऱ्यांना काही नवीन नव्हतं तो हसत म्हणाला और अच्छी तरह पिटाई करो हो की आणि त्यानं रस्ता मोकळा करून दिला मग ती वीस पंचवीस लोकांची तुकडी चार पाच गवताच्या गंजीच्या गाड्यांसह आणि गवतामध्ये लपवलेल्या शस्त्रसाठ्यासह कात्रची चौकी पार करून पुण्यात निघाली प्रत्येक तुकडीला आपली कामं नेमून दिली होती विविध परवलीचे शब्द म्हणजे कोडवर्ड्स दिले होते लपण्याची ठिकाणं ठरलेली होती या व्यतिरिक्त संध्याकाळी पन्नास शंभर मावळ्यांची छोटीशी एक तुकडी आडमार्गानं कात्रज जवळच्या घाटात पोहोचली त्यांनी सोबत शंभर दोनशे बैल आणले होते त्या बैलांच्या शिंगांना न पेटवलेले पलिते बांधून तयार ठेवण्यात आले होते याचं कारण असं होतं की कात्रज हे महत्त्वाचं जंक्शन होतं कात्रजवरून एक रस्ता सिंहगडाकडे जायचा तर दुसरा रस्ता दिवे घाटावरून सासवडकडे जायचा महाराज कामगिरी करून परत येताना कात्रजवरूनच सिंहगडाकडे जाणार होते त्यावेळी महाराजांचा पाठलाग होणार हे निश्चितच होतं पाठलाग करणाऱ्या मुघल फौजेची दिशाभूल करून त्यांना कात्रजच्या घाटाकडून विरुद्ध दिशेनं दिवे घाटाकडं चुकीच्या रस्त्याकडे पाठवायचं अशी योजना होती दोन मावळे हातात करणे घेऊन इशाऱ्याची वाट पाहत कात्रजच्या चौकीजवळच्या रानात लपून बसले होते कात्रजचा घाट दाखवणे म्हणजेच दिशाभूल करणे ही म्हण तेव्हापासूनच जन्माला आली नंतर शरद पवारांनी ती आपल्या राजकारणानं प्रसिद्ध केली असो स्वतः शिवाजी महाराज लाल महालापर्यंत कसे पोहोचले ही कथा मोठी मनोरंजक आहे महाराजांच्या फौजेत अफगाणी पठाणांची एक पन्नास साठ लोकांची तुकडी होती अफजल खानाच्या वधाच्या वेळी ही इब्राहिम खान नावाच्या पठाणाची टोळी महाराजांना येऊन मिळाली होती त्या काळी धिप्पाड असणारे अफगाण मुघल फौजेत बऱ्याच मोठ्या हुद्द्यांवर आला होते त्यांच्याबद्दल मुघल फौजेत फारच आदर आणि दरारा होता महाराजांची ही अफगाण टोळी यावेळी महाराजांच्या खूप कामी आली इब्राहिम खानाच्या अंगावर मुघल सरदाराचा भरजरी पोशाख आणि उंची किमती दागिने चढवण्यात आले एका खूप मोठ्या किमतीच्या उमद्या अरबी घोड्यावर त्याला बसवण्यात आलं होतं त्या घोड्यालाही खूप जास्त सजवण्यात आलं होतं त्यामुळं इब्राहिम खान हा एक फार रुबाबदार आणि मोठ्या हुद्द्यावरचा मोगल फौजदार वाटत होता बाकीचे पठाणही असेच नटले होते आणि उमद्या घोड्यांवर स्वार होते स्वतः महाराजही त्यांचाच एक साधा सैनिक म्हणून त्यांच्यामध्ये सामील होते सायंकाळच्या सुमारास मुघल सरदाराच्या वेशातला इब्राहिम खान आपली पठाणी तुकडी घेऊन जेव्हा कात्रजच्या चौकीजवळ आला तेव्हा इब्राहिम खानचा रुबाब पोशाख आणि सजवलेला सुंदर अरबी घोडा पाहून पहारेकऱ्यांनी तातडीनं मोकळा रस्ता करून मुजरे केले इब्राहिम खान कात्रजच्या चौकीजवळ आपला घोडा थांबून मोठ्या करारी आवाजात म्हणाला चांबालके के रहना चौकांना रायना व काफर सिवा के आदमी अगर दिखे तो तुरंत खबर कर देना जी हुजूर जी हुजूर म्हणून तिथल्या पहारेकऱ्यांनी अगदी अदबीनं इब्राहिम खानला मुजरे केले आणि त्या पठाणी फौजेसोबत स्वतः महाराज पुण्यात पोहोचले बनावट लग्नाला निघालेले बनावट वराडी विविध तुकड्यांमध्ये वेगळे होऊन लाल महालाच्या बांगच्या बाजूला एका अंधारी कोनाड्यात जमले त्या काळी तिथं शनिवार वाडा नव्हता आणि लाल महालाचा परिसर फार मोठा होता लाल महालाच्या मागच्या बाजूला एका अंधाऱ्या कोनाड्यात दबा धरून बसलेले मराठी सैनिक इशाऱ्याची वाट पाहत होते लाल महालात समोरच्या बाजूला प्रवेशद्वार होतं आणि त्यावर एक दोन बंदूकधारी पहारेकरी होते लाल महालात समोरच्या बाजूला खोजे आणि तारतरस या बंदोबस्ताला होते तर महालाच्या मागच्या बाजूला भटारखाना होता आणि त्या ठिकाणी फारसा बंदोबस्त नव्हता पूर्वी भटारखान्यामधून लाल महालात जाण्यासाठी एक मोकळी जागा होती पण पण शाहिस्ते खानानं कच्च्या विटांनी ती जागा बुजवून टाकली होती त्याला लागूनच आपला जनाना तयार केला होता योजनेनुसार महाराजांनी भटारखान्यात शिरून तिथली भिंत फोडायची आणि नंतर त्या रस्त्यानं जिन्यावरून खानाजवळ पोहोचायचं आणि त्याच्यावर हल्ला करून त्याला मारून टाकून परत पठाणांसोबत गोंधळ उडवून देऊन आल्या रस्त्यानं पळून जायचा बेट ठरला होता इब्राहिम खानच्या पठाणी तुकडीसोबत घोड्यावर बसून महाराज लाल महालाच्या प्रवेशद्वाराजवळ आले पहारेकऱ्यांनी बंदुका रोखल्या चौकीदारानं करड्या आवाजात प्रश्न विचारला कोण है यावर शिवाजी महाराज स्वतः घोड्यावरून खाली उतरले त्या पहारेकऱ्याजवळ आले आणि त्यांनी त्याच्या सनकन थोबाडीत मारली बदतमीज खान साहब को नहीं पहचानता कौन है पूछता है बड़े साहब के खासम खास है तुम नहीं पहचानते क्या इब्राहिम खानचं दिसणारं रुबाबदार रूप त्याच्या अंगावरचा भरजरी पोशाख किमती दागिने सजवलेला उंची अरबी घोडा पाहून पहारेकरी सटपटले हा कुणीतरी मोठ्या हुद्द्यावरचा मोगल फौजदार असावा असं त्यांना वाटलं यावर चौकीदारानं गलती माफ हुजूर आपको पहचाना नाही आणि त्यानं पहारेकऱ्यांना इशारा केला रोखलेल्या बंदुका खाली आल्या दरवाजा उघडला गेला आणि पन्नास पठाणांच्या तुकडीसोबत महाराजांनी लाल महालाच्या परिसरात प्रवेश केला आतापर्यंत चांगलाच अंधार पडलेला होता पठाण आणि महाराज भटारखान्याच्या मागच्या बाजूनं अंधाऱ्या परिसरात मध्यरात्र होण्याची वाट पाहत बसले महाराजांपासून जवळच थोड्या अंतरावर पाठीमागची भिंत होती आणि त्या भिंतीच्या पलीकडं बाकीचे मावळे अगोदरच येऊन थांबले होते आणि एका ठरलेल्या वेळी मध्यरात्रीनंतर इशारा झाला पठाण आणि महाराज मागच्या बाजूनं भटारखान्यात घुसले लाल महालाच्या बाहेरच वाट पाहणारे शंभर दीडशे मावळे महालाभोवतीची छोटीशी भिंत ओलांडून आत प्रवेशले भटारखान्यातल्या पाच दहा लोकांची गसंडी वळवण्यात आली आणि कुदळीनं भिंत खणायला सुरुवात झाली त्या भटारखान्यात भांड्यांचा आवाज कधी खलबत्त्यात काही कुटल्याचा आवाज नेहमीचाच होता त्यामुळं महालातल्या पहारेकऱ्यांनी त्या आवाजांकडे दुर्लक्ष केलं नंतर भिंतीच्या विटा एका पाठोपाठ एक अशा हालगत काढण्यात आल्या माणूस जाईल एवढी जागा झाल्यानंतर मावळ्यांची एक तुकडी तेथून नौबत खाण्यात पोहोचली तिथल्या पारेकऱ्यांना मारून टाकून नगारे वाजवणाऱ्या कारागिरांना बळजबरीनं उठवण्यात आलं नौबत खाण्यात पोहोचलेल्या मावळ्यांनी तलवारींच्या धाकावर नौबत वाजवणाऱ्या कारागिरांना ठेवलं होतं इशारा मिळताच नौबत वाजवायला ते सांगणार होते इकडे महाराज जिन्यावर चढून पाच सहा मावळ्यांसोबत आणि पठाणांसोबत वर चढले ते शाहिस्ते खानाच्या दालनाकडं जाऊ लागले महाराजांचं पहिल्या मजल्यावरचं विस्तृत दालन चिकांच्या पडद्यांनी भागात मध्ये विभाजलं होतं त्यामध्ये खानाच्या जनानखानातल्या स्त्रिया झोपल्या होत्या आतमध्ये मिणमिणत्या समया सोडल्या तर कसलाच उजेड नव्हता ते चिकाचे पडदे चिरीत महाराज खानाला शोधत होते समया तेवत होत्या अचानक खानाच्या एका बेगमेला जाग आली आणि शिवाजी महाराजांना पाहून ती जोरात किंचाळली महाराजांसोबतच्या मावळ्यानं आपल्या तलवारीनं तिचा आवाज बंद केला पण तोपर्यंत तो आवाज ऐकून शाहिस्ते खान दचकून जागा झाला होता त्यानं गडबडीनं बिछाण्याजवळच असलेली आपली भरलेली बंदूक उचलली आणि चालवली बंदुकीतून सुटलेली गोळी महाराजांशेजारच्या मावळ्याला लागून तो जागीच कोसळला बाराचा मोठा आवाज झाला आणि वाड्यात एकच गोंधळ उडाला तो आवाज ऐकून नौबत खाण्यातल्या मावळ्यांनी तिथल्या कलाकारांना ढोल ताशे आणि नगारे जोरजोरानं वाजवायला सांगितले ते आपल्या जीवाच्या भीतीनं दातोट खाऊन ढोल नगारे आणि ताशे बडवू लागले सगळीकडे एकच गोंधळ उडाला कुणाला काय होतंय तेच समजत नव्हतं शाहिस्ते खान महाराजांच्या समोरच होता शाहिस्ते खानावर महाराज तलवार घेऊन धावले आणि खानाच्या एका बेगमेनं तेवढ्यात प्रसंगावधान राखत समयी विझवून टाकली सगळीकडं अंधार कोसळला त्याही अंधारात महाराजांना शाहिस्ते खानाची आकृती खिडकीकडे पळताना दिसली महाराजांनी पुढे होऊन त्या पळणाऱ्या आकृतीवर जोरदार वार केला शाहिस्ते खान मोठ्याने किंचाळला महाराजांना असं वाटलं की शाहिस्ते खान ठारच झाला आहे पण त्यावेळी शाहिस्ते खानाच्या हाताची चार बोटं तुटली होती किंचाळण्याचा नौबतीचा ओरडण्याचा आवाज फारच वाढला होता खानाच्या गोटात गोंधळ उडाला होता मराठ्यांच्या आणि पठाणाच्या तलवारी सपासप चालत होत्या जनानखान्यातल्या अनेक स्त्रिया यामध्ये कत्तल झाल्या होत्या हा गोंधळ ऐकून शाहिस्ते खानाचा मुलगा अबू फतेह खान हा आपल्या बापाच्या मदतीला धावला पण त्याचे दोनच मिनिटात तुकडे तुकडे झाले महाराजांनाही तोपर्यंत शाहिस्ते खान मेला आहे असंच वाटत होतं महाराजांसोबत बाकीचे मावळे आणि पठाणही बाहेर पडले पठान महाराज वो दगा दगा दगा दगा खान साहब पर हमला हुआ खान साहब मारे गए पकडो पकडो गनीम गनीम असं म्हणून घोड्यावर स्वार होऊन वेगानं कात्रजकडे दौडले इतर मराठी सैनिकही आपापल्या ठरलेल्या मार्गांनी आरडाओरडा करीत पळाले कात्रजच्या चौकीवरून अर्धवट झोपेत असणाऱ्या पहारेकऱ्यांच्या काही लक्षात येण्याअगोदरच महाराजांची तुकडी वेगानं निष्ठून सिंहगडाकडे पळाली वाटेत असणारं जसवंत सिंगाचं राजपूत सैन्यही गाढ झोपेत होतं त्या सैन्याला अगदी आरामात वळसा घालून महाराजांची तुकडी अतिवेगानं पहाटेपर्यंत सिंहगडावर पोहोचली महाराजांनी सिंहगडाच्या प्रवेशद्वाराजवळ पाच हजार सैनिक अगोदरच सज्ज ठेवले होते ज्यावेळी महाराजांची तुकडी कात्रत जवळून सिंहगडाकडे गेली त्याचवेळी चौकीजवळच्या रानात लपलेल्या मावळ्यांनी आपले करणे वाजवायला सुरुवात केली त्या करण्यांच्या इशाऱ्यावर बैलांच्या शिंगांना बांधलेले पलिते पेटून त्यांना पळवण्यात आलं एव्हाना मुघल फौजा सावध झाल्या होत्या आणि त्या कात्रजच्या दिशेनं पाठलाग करीत वेगानं दौडत होत्या महाराजांचा पाठलाग करणाऱ्या मुघली फौजा वेगानं दौडत कात्रज जवळ आल्या कात्रजला आल्यानंतर त्यांना सासवडच्या रस्त्याला पेटलेल्या मशाली वेगात पळताना दिसत होत्या फौजेनं काहीही विचार न करता मशालींचा पाठलाग करायला सुरुवात केली बराच वेळ ते त्या मशालींच्या पाठोपाठ सासवडच्या रस्त्यावरून चुकीच्या दिशेनं पळत होते जेव्हा शिंगांना पेटलेले पलिते बांधलेले बैल रानावनात घुसले त्या पाठोपाठ मुघल फौजाही भरकटून रानावनात शिरल्या जेव्हा मुघल फौजांच्या लक्षात आलं की आपल्याला फसवण्यात आलं आहे तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता आणि महाराजांचे सगळेच सैनिक सुखरूपपणे सिंहगडावर पोहोचले होते बैलांचा पाठलाग करत करत मुघल सैन्य सासवडजवळच्या घाटात गेलं आणि पेटलेल्या मशालींचा पाठलाग केल्यामुळं सासवडजवळच्या घाटाला दिवे घाट असं नाव पडलं या भयंकर सर्जिकल स्ट्राईकमध्ये शाहिस्ते खानचा लाडका मुलगा अबू फतेह ज्याचं नुकतंच लग्न झालं होतं शाहिस्ते खानाच्या पाच सहा बेगमा आणि इतर अनेक जण मिळून चाळीस पन्नास जण मरण पावले होते कत्तल झालेल्या माणसांचं रक्त सांडून लाल महाल खरोखरच लाल रंगात रंगला होता या हल्ल्यामध्ये महाराजांनाही काही नुकसान पत्करावं लागलं लष्करी भाषेत या नुकसानीला कोलॅटरल डॅमेज असं म्हणतात महाराजांचे पाच सहा मावळे या लढाईत पडले तर वीस तीस लोक जखमी झाले जरी शाहिस्ते खानाचा जीव वाचला होता तरी या मोहिमेत महाराजांना अपेक्षेपेक्षाही जास्त यश मिळालं होतं या मोहिमेनंतर शाहिस्ते खान मनातून हदरला पुढचे चार पाच दिवस शाहिस्ते खानाचं शरीर भीतीनं रागानं शोकानं आणि संतापानं थरथरत होतं संपूर्ण मुघलांवर मरणकळा पसरली होती शिवाजीला नक्कीच काहीतरी टोना येतो आणि तो शैतानच आहे अशी संपूर्ण मुघल सैन्याची आता खात्री झाली होती प्रति औरंगजेब म्हणवल्या जाणाऱ्या शाहिस्ते खानाच्या फजितीची कथा भारतभर पसरली शिवाजी महाराजांची कीर्ती सर्वत्र दूर पसरली भयंकर हादरलेला शाहिस्ते खान त्यानंतर फक्त एकच रात्र पुण्यात राहिला ती रात्रही त्यानं पुण्यात जागून आणि भीतीनं थरथरत काढली दुसऱ्या दिवशी अत्यंत शोकाकुल वातावरणात शाहिस्ते खानच्या मुलाचं बेगमांचं आणि इतर लोकांचं दफन करण्यात आलं तिसऱ्या दिवशी शाहिस्ते खानानं पुणे सोडलं आणि तो थेट दिल्लीला जाऊन पोहोचला त्यानंतर पराक्रमी शाहिस्ते खान कितीतरी महिने झोपेतून मध्यरात्री दगा दगा गनीम गनीम म्हणून ओरडत दचकून उठायचा मुघलांच्या सुभेदाराची प्रति औरंगजेबाचीच अशी अवस्था झाल्यामुळं मुघल सैन्याची लढण्याची इच्छाशक्ती संपून गेली होती मावळ्यांबद्दल त्यांच्या मनात एक भयंकर भीती बसली होती शाहिस्तेखानावरच्या सर्जिकल स्ट्राईक माग जे जे महाराजांचे उद्देश होते ते सर्वपणे सफल झाले होते मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद